श्री वासिष्ठ महारामायणे वैराग्य प्रकरणे सर्ग बत्तीस श्री वाल्मिकीने सांगितले कमलपत्राप्रमाणे शोभणारे ज्याचे नेत्र होते अशा त्या राजकुमार रामाचे मनातील मोह नाहीसा करणारे ते भाषण ऐकून राजसभेतील सर्व लोक आश्चर्यचकित झाले त्यावेळी ते रामाचे भाषण ऐकण्यासाठी त्या लोकांच्या अंगावरील रोमांच वस्त्रातून बाहेर येतात की काय असे वाटू लागले रामाच्या भाषणामुळे त्यांच्या ठाई एवढे वैराग्य निर्माण झाले की संसाराला निमित्त होणारे राग द्वेष इत्यादी सर्व अजिबात नाहीसे होऊन गेले त्यावेळी ते लोक क्षणमात्र अमृताच्या सागरावरील लाटामध्ये जणू काही पोहू लागले त्या रामाचे भाषण ज्यांच्या कानाने तटस्थपणाने ऐकले ते सर्व आनंदाने तृप्त होऊन गेले सभेमध्ये बसलेले वसिष्ठ विश्वामित्रादी मुनिश्रेष्ठ जयंत धृष्टी प्रभृती कुशलमंत्री दशरथादी राजे नगरवासी पाश्वादी देशांचे मांडलिक राजे राजपुत्र ब्रह्मवित्ते ब्राह्मण त्याचबरोबर सेवकवर्ग अमात्य पिंजऱ्यामधील बक्षी पिंजऱ्यातील पक्षी स्तब्ध झालेली पाळीव हरणे ज्यांना खाण्याचे भान राहिले नाही असे घोडे सभागृहाभोवती असलेल्या माडीवरील जाळ्यामधून आत बसलेल्या कौशल्यादी राजमाता आणि आपल्या अंगावरील अलंकाराचा आवाज होऊ न देणाऱ्या स्त्रिया तसेच आपल्या पंखांचा आणि कंठांचा ध्वनी बंद करून स्वस्थ बसलेले उपवनातील वेलीमध्ये वास करणारे तसेच राजमंदिराच्या घुमटामध्ये वास करून बसलेले असे पक्षी आकाशात विहार करणारे सिद्ध गंधर्व किन्नर तसेच नारद व्यास पुलह आदी श्रेष्ठ मुनिवर्य त्याचप्रमाणे सर्व देव विद्याधर आणि मोठमोठे नाग इत्यादी सर्वांनी रामाचे उदात्त विचाराने परिपूर्णाने अर्थगर्भ भाषण श्रवण केले रघुकुलरूपी आकाशामध्ये चंद्राप्रमाणे शोभामान असणारा तो रमणीय आणि राजीवलोचन राम जेव्हा आपले भाषण आटपून नंतर स्तब्ध बसला तेव्हा सभेतून साधू साधू असा आवाज ऐकूया लागला आणि त्याबरोबरच सिद्धांच्या समुदायाने आकाशातून केलेल्या पुष्पवृष्टीमुळे फुलांचे एखादे छतच खाली येऊन पोहोचले आहे असे दिसले त्याचवेळी इंद्राच्या नंदनवनातील मंदार वृक्षाच्या फुलामध्ये असणाऱ्या भ्रमरांचा गुंजार वैकू आला आकाशातून पडलेल्या त्या मधुर सुंदर आणि सुगंधित फुलांच्या प्रभावाने सर्व अंतःकरणे आनंदाने उन्मनित झाली ती पुष्पवृष्टी नसून वाऱ्याबरोबर आकाशातील नक्षत्रांची परंपरा किंवा स्वर्गातील स्त्रियांची हास्यप्रभास भूतलावर अवतीर्ण होते की काय असेच सर्वांना म्हटले विजेच्या योगाने प्रकाशमान होणारे वर्षाकालाचे मेघ गर्जना न करता खाली येत आहेत आणि ते जणू घृताचे पिंडच आहेत की काय असा भास झाला हिमवृष्टी मोत्यांचे सर चंद्रकिरणांची माला क्षीरसमुद्रातील लाटाचा समुदाय केसराने युक्त असलेली आणि भ्रमरांच्या समूहाकडून वेढली गेलेली कमले अथवा वाऱ्याच्या झुळकेवरून येणारे कर्णमधुर स्वरालाप यांच्याप्रमाणे ती पुष्पवृष्टी असल्याचा भास झाला केतकी कमल कुंद कवलय कुवलय वगैरे जातीच्या पुष्पांच्या पाकळ्या नगरवासियांच्या अंगणामध्ये आणि त्या नागरिक जनांच्या घराच्या छपरावर पडत असलेल्या स्त्री पुरुषांच्या पाहण्यात आल्या आकाश निरभ्र असल्यामुळे ते कमलाप्रमाणे शोभेवंत दिसत होते त्या आकाशरूपी कमलातूनही पुष्पवृष्टी होत असल्यामुळे ती अपूर्व गोष्ट पाहून लोकांना अत्यंत विस्मय वाटला सिद्धांचे समुदाय आकाशामध्ये होते पण ते अदृश्य होते त्यांच्या हातांच्या उंदळीतून खाली पडणाऱ्या फुलांची वृष्टी अर्ध्या घटका चालू होती आकाशातून होणाऱ्या पुष्पवृष्टीने सर्व सभास्थान भरून गेले होते आणि ही पुष्पवृष्टी बंद झाल्यानंतर सभास्थानी स्थानापन्न झालेल्या लोकांच्या कानावर सिद्धांच्या मुखातून निघालेले पुढील उद्गार आले स्वर्गातील सर्व प्रदेशामध्ये कल्प संपेपर्यंत आम्ही नेहमी हिंडत असतो परंतु आमचे कान तृप्त करणारे आजच्यासारखे भाषण आम्ही पूर्वी कधीच ऐकले नव्हते या रघुकुलातील चंद्राने या रामाने वैराग्ययुक्त होऊन जे अपूर्व आणि उत्कृष्ट भाषण केले त्याचे रुजगत प्रत्यक्ष बृहस्पतीलाही समजणे अशक्य आहे धन्य आमचे महत्पुण्य आज उदयाला आले असेच म्हटले पाहिजे कारण चित्ताला आल्हाद देणारे असे भाषण आज आम्ही रामाच्या मुखाने ऐकले आमची जाती कुल चारित्र्य यांचे आज सार्थक झाले कारण वैराग्य उत्पन्न करणारे अमृततुल्य भाषण रामाच्या मुखातून आज आम्हाला ऐकायला मिळाले आणि त्यामुळे आमच्या चित्तामध्ये जागृती उत्पन्न झाली इति श्री वासिष्ठ महारामाने वैराग्य प्रकरणे बत्तीस सर्ग